मल्हारवारी मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरू मल्हारवारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून ओढलावती अशी साध घालती पुन्हा नव्याने तीर गडजेजुरीचे आम्ही रहिवासी गडजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियान द्यावी वरून नाहीतर देवा देवा मी जातो ಸಡಲಿತೋ ರಾತ್ರಂಗಿನ ಸಂಬಳ फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी घरोघरी हिंडतून गोंधळ आईचा मांडतो आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो भवानी भवानी भवानी फसली ओठी दैवाशी जाणतो दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो गावली गावली गावली मुळमायेची मुळी आम्ही जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळू